श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणऐंशीवा श्री वसिष्ठ म्हणाले याप्रमाणे चूडाला प्रत्यही अधिकाधिक स्वात्माराम झाल्यामुळे व अंतर्मुख झाल्यामुळे वारंवार स्वाभाविक रूपात प्रतिष्ठित झाली कारण तिच्यामध्ये जी लक्षणे दिसत होती ती रागरहित होती तिच्या ठिकाणी आसक्ती नव्हती ती शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वानी रहित होती तिला कशाचीही इच्छा नव्हती प्राप्त आचार मात्र करणारी ती कशाचे ग्रहण करत नसे व कशाचा त्याग करत नसे तिने भवसागराचे उल्लंघन केले होते तिचे सर्व संदेह शांत झाले होते तिला परमात्म्याचा महालाभ झाला होता त्यामुळे ती देहाच्या व इंद्रियांच्याही आत असलेल्या पूर्व प्रत्येकात्म्यामध्ये विश्रांती पावलेली होती संसारातील यातायातीने दीर्घकाल श्रांत झालेली ती निरतिशानंद घन पर्वपदी विश्रांती पावली तिला कोणतीच उपमा देता येत नसे तिने सर्व उपमांचे उल्लंघन केले होते त्यामुळे जिचे शब्दानी वर्णन करता येत नाही अशा अवस्थेत ती पोहोचली याप्रमाणे राजाची सुंदर राणी आला थोडक्याच कालाने ज्ञातज्ञेया झाली तिला ज्ञेय ब्रह्मतत्वाचे ज्ञान झाले थोड्याच अवकाशात हे कसे घडले तर जसा हा अनिर्वचनीय रूप स्पंद विभ्रम अविज्ञा अविद्वानाच्या ठिकाणी अकस्मात आला आहे तसाच तो तत्वज्ञानी पुरुषाचे ठिकाणी अकस्मात निशेष विलीन होतो ज्यात द्वैताचा गंधही नाही अशा शांतपदी विश्रांती पाहून संभ्रमरहित होऊन ती शरत्कालाच्या स्वच्छ अभ्र पंक्तीप्रमाणे शुभू लागली जशी एखादी वृद्ध गाय ज्याच्यावर चढून जाणे अशक्य आहे पण ते तृण व उदक यांनीही भरलेले आहे व ज्याच्यावर उन्हाचा व थंडीचाही त्रास होत नाही अशा पर्वताग्रास दैवयोगाने प्राप्त होऊन सुखाने तेथे राहते त्याप्रमाणे चुडालादी जाग्रदादी सर्व अवस्थांमध्ये एक रूप प्रकाशास प्रत्यगात्म्यास जाग्रदादिकांशी असंग स्वभावाने प्राप्त होऊन त्याच आत्म्यामध्ये आकुल न होता राहिले आत्मविवेकाचा दृढाभ्यास केल्यामुळे व आत्म्याच्या स्वरूप दर्शनाने पूर्ण आनंद स्वरूपाचा आविर्भाव झाल्यामुळे ती नवीन उत्पन्न झालेल्या पुष्पलतेप्रमाणे शोभली तेव्हा जिला अपूर्व शोभा प्राप्त झाली आहे अशा त्या सुंदरीला पाहून एकदा राजा शिखिध्वज हसत हसत तिला म्हणाला हे सुकुमार चूड आले पूर्ण चंद्रयुक्त पृथ्वी जशी शोभते तशी तू पुन्हा यौवनयुक्त झाल्यामुळे व पुन्हा पुन्हा पंडित झाल्यामुळे अधिक शोभत आहेस अमृताचा रस प्राशन केल्याप्रमाणे प्राप्यपद प्राप्त झाल्याप्रमाणे व आनंदाच्या पुराने पूर्ण झाल्याप्रमाणे हे प्रिये तू फारच शोभत आहेस अत्यंत शांत व त्यामुळेच अत्यंत रम्य असे सुंदर शरीर धारण करणारी ही तू तू हे कामिनी चंद्राचा प्रभाव करून विलक्षण शोभेस प्राप्त झाली आहेस प्रिये तुझे चित्त भोगासाठी दीन झालेले नाही ते शांत आहे विवेकाने उन्नत झाले आहे समत्वास प्राप्त झाले आहे गंभीर झाले आहे त्याने आपले चापल्य सोडले आहे असे मी पाहतो प्रिये तुझे मन त्रिभुवनाला तृणासारखे लेखून सर्व जगद्रसाचे प्राशन करून स्थिर व सौम्य झालेले मला दिसते मरुभूमी जशी वृक्ष असते तसे वृक्ष विरक्त व क्षीरसागर जसा पूर्ण असतो तसे पूर्ण व त्यामुळे सुंदर झालेले तुझे हे चित्त हे महाभाग्यवती कोणत्याही ऐश्वर्यानंदाच्या तुलनेस प्राप्त होत नाही बालकदली किंवा मृणालांकुर याप्रमाणे कोमल असलेल्या तुझ्या त्या पूर्वीच्याच पण आता चांचल्य सोडून स्थिर झालेल्या अंगाने तू जणू काय वृद्धी पावल्यासारखे दिसत आहेस शिशिर ऋतू संपून वसंत लागताच पूर्वीचीच लता जशी दुसरी असल्यासारखे वाटते त्याप्रमाणे तू त्याच आकाराने जरी युक्त असलीस तरी पहिल्यापेक्षा निराळीत झाल्यासारखी दिसत आहेस तू काय अमृत प्यायली आहेस की तुला साम्राज्य प्राप्त झाले आहे की रसायनादी प्रयोग व मंत्रादी सिद्धी यांच्या योगाने तू अमृत्यूलाच प्राप्त झाली आहेस हे नयने तुला पूर्वी प्राप्त नसलेले असे राज्याहून चिंतामणीहून किंवा त्रैलोक्याहून अधिक काही तू प्राप्त करून घेतले आहेस की काय यावर छोडा म्हणाली मी हे सर्व जनांना प्रसिद्ध असलेले शरीरच मी हा भ्रम सोडून ज्यात नामरूपादी काही नाही अशा त्या ब्रह्मात्मत्वास तत्वबोधाने प्राप्त झाले आहे केवळ मंत्र रसायनादी साधनांनीच नव्हे तर निरनिराळ्या तुच्छ सिद्धींनीही या अवस्थेत मी प्राप्त झालेली नाही त्यामुळे अशी कांतीयुक्त होऊन राहिले आहे किंवा जाग्रत स्वप्नरूप दोन अवस्थास प्राप्त झालेली नाही व सुषुप्त रूपासही प्राप्त झाली नाही तर या तिन्ही अवस्था सोडून मी तुरीय स्वभावास प्राप्त झाले आहे त्यामुळे अशी श्रीमती दिसते मी कर्म उपासनादी साधनांनी इंद्रचंद्रादी हिरण्यगर्भात किंचित किंचित पदास भावनाकृत तादात्म्य सिद्धीने प्राप्त झालेली नाही त्याचप्रमाणे अकिंचित अकिंचित छिदाकार जे अव्यक्त त्यासही प्राप्त झालेली नाही तर ते सोडून स्वरूपातच स्थित आहे त्यामुळे अशी श्रीमती दिसते अथवा मी या लिंगदेह परिच्छिन्न जीवाकारा सोडून ज्याला सर्वात्मक आकार नाही व जे परमार्थत किंचित किंचिदाकारही नाही अशा ब्रह्मास प्राप्त झाले आहे यामुळे अशी सुशोभित दिसते हे सर्व परिच्छिन्न जगत सोडून मी अपरिच्छिन्न वस्तूचा आश्रय केला आहे ती अपरिच्छिन्न वस्तू सत अबाधित आहे व त्यात मूर्त व अमूर्त असत्य प्रपंच नाही त्याच्या आश्रयामुळे मी अशी श्रीमती होऊन राहिली आहे उदयाच्या अनुसार जे जे काही दिसत आहे व जे प्रलयानुसार दिसत नाही ते सर्व ज्या कुटस्थ भूमानंद स्वभावाने स्थित आहे त्याला मी जाणते त्यामुळे मी अशी श्रीमती झाले आहे फार दूर असलेल्या व न भोगलेल्या भोगांनीही मी त्याचा भोग घेऊन तृप्त झाल्याप्रमाणे हृष्ट होते मी इष्टप्राप्तीने हृष्ट होत नाही व अनिष्ट प्राप्तीने क्रुद्ध होत नाही त्यामुळे अशी श्रीमती झाली आहे मी एकटीच आकाशासारख्या केवळ हृदयस्थ ब्रह्मात रममाण होते व राजलीलांमध्ये रममाण होत नाही त्यामुळे मी श्रीमती आहे आसन उद्यानभूमी इत्यादिकात देह जरी स्थित असला तरी मी पूर्ण आत्म्यातच स्थित असते भूषण सन्मान इत्यादी शारीर मानसभोगात किंवा ते न मिळाल्यामुळे प्राप्त होऊन लज्जेत मी निमग्न होत नाही त्यामुळे मी श्रीमती आहे मी सर्व जगांची स्वामिनी आहे हे जे काही अनात्मरूप आहे तद्रूप नाही अशा भावनेने मी श्रीमती होऊन स्थित आहे हे सर्व देहाधी अधिष्ठान दृष्टीने मी आहे पण आरोपित दृष्ट्या मी त्यातील काही नाही मी स्वरूपाने सत्य आहे जगद्रूपाने सत्य नाही मी सर्व आहे व मी काही नाही त्यामुळे मी श्रीमती आहे मी सखाची इच्छा मी सुखाची इच्छा करत नाही मी अर्थाची इच्छा करत नाही अनर्थाला सोडण्याची इच्छा करत नाही व आहे या स्थितीहून निराळ्या स्थितीची इच्छा करत नाही जे प्राप्त होईल त्याने रुष्ट होते त्यामुळे मी श्रीमती होऊन स्थित आहे ज्यांच्यामुळे विद्वेष व राग आसक्ती हे दोष कृश झाले आहेत अशा सात्विक प्रज्ञा व शास्त्रदृष्टी याच माझ्या सख्या आहेत त्यांच्याबरोबर मी रममाण होते मला माझ्या करमणुकीसाठी बाहेरच्या दुसऱ्या सख्यांची गरज नाही हे नाथ या जगात मी नेत्रातील किरणांनी किंवा दुसऱ्या इंद्रियांनी व चित्ताने जे पाहते ते काही नाही ते सर्व खोटे आहे म्हणून मी जे इंद्रिये व मन यांच्या वृत्तीने न दिसणारे निर्विषय निर्विकल्प आत्मतत्व ते आत पाहते मी आत व बाहेरही ज्या अर्थी अबाधित तत्व पाहत आहे त्या अर्थी अशी सतत परम युक्त झाले आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकोनाशीतितमः सर्गः श्रीराम